श्री वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सत्याहत्तरावा श्री वसिष्ठ म्हणाले भगीरथाने मागाहून राज्याच्या वेळी बुद्धीने धारण केलेल्या या दृष्टीचा आश्रय करून तू सम स्वस्थ व शांत बुद्धी होऊन कार्य जसे प्राप्त होईल तसेच ते कर अगोदर या सर्व वैभवाचा त्याग करून तू शिखिध्वज राजाप्रमाणे आत्म्यामध्ये शांत राहा श्री रामाने विचारले हा ध्वज म्हणून कोण आहे त्याला परमपदाची प्राप्ती कशी झाली हे मला आपण पुनरपी ज्ञानाच्या विशेष बुद्धीसाठी सांगा श्री वसिष्ठ म्हणाले एक दाम्पत्य पूर्वकल्पातील द्वारपात होते व पुढे या अठ्ठावीसाव्या चतुर्युगातील द्वापरातही ते त्याच आकाराचे पुन्हा होईल ती पत्नी व तो तिचा पती यांचे एकमेकांवर प्रेम होते श्री राम म्हणाला हे वक्त्यातील श्रेष्ठा जे पूर्वी होते तेच आता तसेच का होईल ते मला सांगा श्री वसिष्ठ मग सांगू लागले रामा जगाला उत्पन्न करण्याविषयी नियतीरूप अशी जी ब्रह्मदेवादिकांची सत्यसंकल्पात्मक संविध तिची अवय अशीच अवस्थिती आहे तिचा स्वभाव अनिवार्य आहे असे पहा एकाच आम्रवृक्षावर निरनिराळ्या प्रकारची पुष्कळ फळे येऊन पुन्हा तसली तसली फळेही अनेक होतात वडाच्या झाडाची शाखा पूर्वी वृक्ष नसतानाच तिला सोडून जमिनीत लावले असता ती वृक्ष बनते पण त्या वृक्षाला तोडून टाकले असता मात्र पुन्हा त्यापासून वृक्ष होत नाही तात्पर्य सरोवरातील लहरीप्रमाणे काही पदार्थ पूर्वीच्या आकाराचे होतात व काही अगदी निराळ्या आकाराचे होतात संसारात त्याच त्या किंवा त्याहून निराळ्या व्यवस्था दिसतात पूर्वीच्या राजासारखाच पुनरपी पुढील कथेचा महातेजस्वी ईश्वर होईल त्याचा हा वृत्तांत ऐक <coughs> पूर्वी होऊन गेलेल्या सातव्या मनूच्या अंतरात चौथ्या चतुर्युगातील द्वापरात याच सर्गात कुरूच्या कुलामध्ये जम्बुद्वीपात प्रसिद्ध असलेल्या विंध्य पर्वताच्या अगदी समीप मालवांच्या उज्जैनिनी नगरात श्रीमान ध्वज म्हणून राजा झाला धैर्य औदार्य या दशांनी युक्त क्षमा शम दम यांनी संपन्न शूर शुभ आचरण संपन्न मौनी गुणसमुदायाचा आकर सर्व यज्ञांचे आहरण करणारा सर्व धनुष्मानांना जिंकणारा वापी कूप तडागादी सर्व कार्यांचा करता भूमीचा पूर्व शरीरीचा भरता नाजूक स्नेहयुक्त प्रिय भाषण करणारा लोकशास्त्र निष्णात प्रेमाचा सागर सुंदर शांत व सौभाग्य लक्षण प्रतापी धर्मवत्सल दुसऱ्यांनाही विनयाचा उपदेश मिळेल असे भाषण करणारा सर्व संपत्तीचा दाता भोगता सत्संग करणारा सर्व श्रुतींचे उत्तम प्रकारे श्रवण करणारा सर्व जाणणारा तथापि अभिमान शून्य स्त्री व्यसनाधिकांना तृणाप्रमाणे स्पर्श न करणारा असा तो ध्वज होता त्याचा पिता मांडलिक राजाच होता पण तो स्वर्गलोकी गेला असता लहानपणीच आपल्या बाहुबलाने सोळा वर्षे दिग्विजय करून स्वतः जितेंद्रिय असलेला तो भूमंडळाला साम्राज्य संपत्तीने युक्त करता झाला धर्मत प्रजेचे पालन करणारा तो बुद्धिमान राजा आपल्या यशाने सर्व दिशांना धवल करीत मंत्र्या सहवर्तमान निशंक होऊन राहिला त्यानंतर काही वर्षे निघून गेली असता त्याला तारुण्य दशा प्राप्त झाली वसंत ऋतू लागला त्याबरोबर पुष्पे विकास पावली चंद्राचे किरण स्फुरण पाहू लागले शाखारूप अंतपुरात मंजरी समूहरूप गहन झोपाळ्यावर भ्रमरांची जोडपी गायन करीत असता या राजाचे मन कांतेविषयी अत्यंत उत्सुक झाले ते भ्रमराचे अंतपूर धुळीचे कण याच कापुराने धवळ झाले होते इकडे तिकडे हलणारी पाने हीच त्या अंतपुराच्या द्वारांच्या झडपा होत्या ज्याच्यापासून चित्ताकर्षक वास सभोवार पसरत होता आहे असे पुष्पगुच्छ हेच त्याचे छत होते त्यावेळी त्या राजाची स्त्रीविषयीची उत्सुकता वाढवण्यासाठीच चंद्र व तुषार यांच्या योगाने शीतल झालेला मधुर वायू वाहू लागला त्यामुळे केळी व कदली यांचे कच्छप्राय तळ व पाने नाचू लागले चुडाला या नावाची राजकन्या गुणाधिकांच्या योगाने आपल्याला अनुरूप आहे असे त्याला अगोदरच माहीत होते त्यामुळे तो तिशा तिच्या विषयीच उत्सुक झाला पुष्पसंभाराच्या सौगंध्य लक्षण मधुर आसवांनी मत्त व वसंत ऋतूतील वनाप्रमाणे रागयुक्त झालेले त्याचे मन कांतेहून निराळ्या विषयास स्पर्शही करीत नसे त्याच्या मनाला अशी उत्सुकता झाली उद्याने व वने यातील झोपाळ्यावर व लिलेसाठी केलेल्या कमलिनीमध्ये सुवर्ण कमलांच्या कळ्याप्रमाणे जिचे स्तन आहे अशा सुंदर प्रिय केशराची उटी लावलेल्या कामिनीला मी पर्यंकावर बसून मांडीवर केव्हा घेईन कमलवल्ली रूप झोपाळ्यावर भ्रमर चंचल भ्रमरीला जसा तसाच मी तुझ्या भुजलतातच सापडलेला व त्यातून सुटण्यासाठी यत्न करणाऱ्या चंचल बालेला पाणीग्रहण विधीने केव्हा स्वीकारीन चंद्राप्रमाणे सुंदर असलेली ती माझ्यासाठी मदनतापाने संतप्त केव्हा होईल व त्यामुळे कमलांचे देठ मोत्यांचे हार कुंदांची फुले पुष्पितलताग्रहे यांचा अभिलाष केव्हा करील असा चिंतापरायण झालेला तो राजा पुष्पांचा ढीग करण्यास उन्मुख झाला व त्याने वनातून व पुष्पांच्या उपवनातून विहार केला वने व उपवने यांच्या पंक्तीत लीला कमलिनीत वेलींच्या वलयाने बनविलेल्या लतागृहात नाना प्रकारच्या उद्यानभूमीमध्ये वने व उपवने यांच्या वर्णनाने युक्त अशा रस प्रधान गोष्टींमध्ये उन्मत्त झालेला तो रममाण झाला मला तर असे वाटते की तो राजा त्यावेळी आपल्या मनात गळ्यातील हारांनी ज्यांची शरीरे शोभत आहेत व सोन्याच्या कुंभाप्रमाणे ज्याचे स्तन आहे अशा चंचल व कुरळ्या केसांच्या कुमारींची पूजाच करीत होता शहाण्या मंत्रांनी राजाचा तो निश्चय जाणला इंगित व आकार यावरून दुसऱ्याचा आशय ओळखणे हे श्रेष्ठ मंत्रीपद आहे नंतर त्याच्या विवाहासाठी विचार करणाऱ्या मंत्रीवर्गाने तारुण्याने युक्त अशा सुराष्ट्राधिपतीच्या कन्येची मागणी केली व त्या नवयौवन संपन्न उत्तम कन्येशी शिकित्वजाचा यथाविधी विवाह केला ती त्या राजाला अनुरूप भार्या होती ती राजाची सुंदरी चुडाला या नावाने भूलोकी प्रसिद्ध होती त्या राजाला भरता संपादन करून प्रफुल्लित कमलिनीप्रमाणे ती शोभली सूर्यदेव ज्याप्रमाणे अब्जिनीच्या शोभेला वाढवतो त्याप्रमाणे शिखिध्वज नीलकमलाप्रमाणे जिचे नेत्र आहेत अशा चुडालीला स्नेहाने विकासयुक्त करता झाला ज्यांनी एकमेकास आपापले चित्त अर्पण केले आहे अशा त्या दोघांची प्रीती अतिशय वाढली हावभावादी शृंगारचेष्टाने युक्त असलेल्या तिच्या अंगाच्या योगाने ती एखाद्या नव्या लतेप्रमाणे शोभली धार्मिक मंत्रांनीच सर्व याचकांना त्यांचे त्यांचे इष्ट अर्थ देऊन सुखी केल्यामुळे ज्याची प्रदा सुस्थित आहे असा तो सुखी राजा राजहंश अर्जिनीशी जसा तसा त्या प्रियशी रममाण झाला अंतपुरातील झोपाळ्यावर लीला कमिलिनीमध्ये उद्यानात विहारामध्ये लतापुष्पग्रहात कदंब पन कदंबवन पंक्तीत चंदन व अगरू यांच्या वनात मंदार पुष्पांच्या माळाने सुंदर झालेल्या कदली व कंदिली यांच्या वनात नगरात दिगंतरी सरोवरात जंगलात लोकसमूहात जंबू जंबीर इत्यादी वृक्षांच्या समूहात तो तिच्याशी रममाण झाला त्या दोघांना त्यांचा परस्पर सर्व व्यवहार आल्हाददायक झाला श्रेष्ठ बैलांनी शेतांना उत्तम प्रकारे नांगरले असता ज्यात सुंदर वृष्टी झाली आहे व त्यामुळे मेघ व सस्यसंपत्ती यांच्या योगाने जी सुंदर दिसत आहे अशा देऊ व पृथ्वी याप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या त्या दोघांचे सर्व कृत्य त्यांना आनंददायी झाले ती दोघे एकमेकांना सोडून एक क्षणभरही राहत नसत त्यांचे चेष्टित प्रत्येक कार्य त्यांना अत्यंत प्रिय असे त्यामुळे ती दोघे परस्परांचे इष्ट जाणण्याच्या कलेत फार निष्णात झाली मित्रत्वास प्राप्त झालेली ती दोघे एकमेकांच्या हृदयात स्थित असल्यामुळे दोन देहांचा आश्रय करून राहिलेले ते एका जीवाचेच स्वरूप होते चित्रादी शिल्पशास्त्रातील नैपुण्याचाही अभ्यास त्या त्या कलेतील निष्णात मनुष्यांच्या तोंडून त्यांच्याद्वारा करून एखादा ब्रह्मचारी बटू बारा वर्षात वेदशास्त्र विद्येचे जसे ग्रहण करतो त्याप्रमाणे ती चूडाला सर्व विषयांमध्ये पंडिता झाली शिखित ध्वजानेही चूडालेच्या तोंडून नृत्यवाद्यादी कलांचे ज्ञान संपादन केले व तोही कलांचा मोठा ज्ञाता झाला अमावस्येस प्राप्त होऊन ज्याप्रमाणे चंद्र व सूर्य परस्परांच्या कलाने विलास पावतात त्याप्रमाणे एकमेकांच्या हृदयात स्थित असलेली ती दोघेही ऐक्यास प्राप्त झाली ती दोघे जण पुष्प व त्यांचा सुगंध याप्रमाणे एकरूप होऊन त्यांची परस्पर रुचीही एकच झाली म्हणजे जे चुडालेला प्रिय वाटे तेच शिखित ध्वजाला प्रिय वाटे व जे त्याला आवडे तेच तिला आवडे याप्रमाणे भूतली स्थित असलेल्या शंकर पार्वतीप्रमाणे ती दोघे एकमेकांना अतिशय प्रिय झाली चातुर्याने त्या दोघांचीही मती सुंदर झाली होती सर्व शास्त्रार्थांमध्ये ती दोघे पंडित होती त्यामुळे काही कार्यासाठी भूलोकी आलेल्या लक्ष्मी नारायणाप्रमाणेच ती दिसत होती ती स्नेहाने प्रसन्न व मधुर होती त्यांना एक प्रकारचेच विज्ञान असून त्याला अनुसरूनच ती दोघे बोलत होती ती एकमेकांचे अनुवर्तन करणारी होती लोकांचा वृत्तांत जाणणारी होती शास्त्राचे रहस्य त्यांना कळत होते कला समूहाने ती संपन्न होती त्यांच्या ठिकाणी शृंगारादी लक्षण रसायने चमकत होती तात्पर्य उदय पावलेल्या दोन चंद्राप्रमाणे त्यांची शरीरे शीतल स्निग्ध व मुग्ध होती ब्रह्मांडाचा एक अवयव अशा सत्य लोकाच्या अवकाशातील गंभीर सरोवरात राजहंसाच्या जोडप्याप्रमाणे अंतपुरात ज्याची शोभा अत्युत्तम आहे असे ते जोडपे रतिभोग विलासाने अत्यंत सुंदर शोभत असे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे सप्तसप्ततितमः सर्गः श्रीराम